श्री अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः गुरुभ्यो नमः शिवाय नमः ॐ जी शिवा अपरिमिता आदि अनादिमायातीता शाश्वता हे रम्बता जगद्गुरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनन्दवनविलासा मायाचक्रचालका अविनाशा अनन्तवेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वम्भरा कर्ममोचकगहना मनोजदहनामनमोहनजो भक्तवल्लभतु हिमनगजामात भाललोचननीलग्रीव उमानाथ सुमनहारवतजी पक्षीरतप्रिय त्रिपुरान्तक यक्षपतिमित्रप्रतापार्क दक्षमखविध्वंसकमृगाङ्क निष्कलङ्क तव मस्तकी विशालभाळकर्पूरगौरवर्ण काकोलभक्षकनिजभक्तरक्षण विश्वसाक्षी भस्मलेपण भयमोचन भवहारकजो जो सर्गस्तित्यन्तकारण शार्दूलचर्मवसन स्कन्दतातसुहास्य वदन मायाविपिनदहनजो जो सच्चिदानन्द निर्मल, सच्चिदानन्दनिर्मळ शिवशान्तज्ञानघन अचल, जो भानुकोटितेज अढळ दहन कल्मषमोचन अनन्त पद्मजतात्मनरञ्जन नायक जगरक्षण पद्मजतातमनरञ्जन जनन मरण नाशकजो कमलोद्भव कमलाकर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्रसुर भूसुर अहोरात्र ध्याति जया भव भवान्तक श्मशानवासी गिराम्मगोचर जो स्वर्धुनीतीर विहार विश्वेश्वर काशिराजो जो हरण व्यालभूषण जो गजदमन अन्धगमर्दन ओङ्कार महाबलेश्वर आनन्दघन मदगर्वभञ्जन अज जो। अमितगर्भनिगमागमनूत जो दिगम्बर अवयवरहित उज्जयिनी महाकालकालातीत स्मरणे कृतान्तभयनाशी दुरितकानन वैश्वानर जो निज जनचित्तचकोरचन्द्र वेणो नृपवरमहत्पापहर घृष्णेश्वर सनातनजो जो उमा रुदय पञ्जरकीर जो निज जन भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्रदेशविहारिजो कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीमभयानक भीमाशङ्कर तपापार नायिजाचा नागदमन नागभूषण नागेन्द्रकुण्डल नागचर्मपरिधान ज्योतिर्लिङ्गनागनाथ नागरक्षण नागाननजनकजो वृत्रारीशत्रुजनकवरदायक बाणवल्लभपञ्चबाणान्तक भवरोगवैद्यत्रिपुरहारक वैद्यनाथ अत्यद्भुतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविदभेदरहित, त्र्यम्बकराज त्रिदोषानलशान्त करुणाकर बलाहकजो कामसिन्धुरविदारक कण्ठिरव जगदानन्दकन्दकृपार्णव हीमनगवासी हैमवतीधव, हीमकेदार अभिनवजो पञ्चमुकुटमायामलहरण निशिदिनगाति आम्नाय गून नाहि जया आदिमध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारीजनकान्तकप्रीयकर भूजा जोडो निकर जेथे तिष्ठत रात्र, रामेश्वर जगद्गुरु या शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानन्दधामा महिमा, निगमागमा अतर्क्य ब्रह्मानन्दमनी श्रीधर तव गुणार्णव थोर तेथे तर्क पोहणार न पावती पार तत्वता मेदिनीचे वजन करावया ताजबा कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे सांठवन कोटून आनू मेदिनी वसनाचे जळ आणि सीकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीपसरता के विहोय धरित्रीचे करुणी पत्र उधरकञ्जलक्जलधीमषी पात्र सुरद्रोमलेखनी विचित्र तेथे राहिली तरियाता तरियाता केवी ग्रंथ, ग्रन्थ तरितो मणिधरिसि यथार्थ तरिकाय होय। द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी बाहाती दीन बंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमोशके महिमांबर पर्यात्मसार्थक करावयासाचार तव गुणार्णविमीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणी वर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरी नमी। जैसा शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी। श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृतग्रन्थ ब्रह्मोत्तरखण्डजे नैमिषारण्यी शौनकादी सुमती प्रश्न करिति तो चिदाकाशींचा पती करी तृप्ती श्रवणचकोरा तुवा बहुत पुराणे सूरस लीला वर्णिल्या विशेष अघात महिमा पास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीलामृत अद्भूत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत मणि ऐका आता देवुनी चित्त शिवचरित्रपरमाद्भूत श्रवणे आयुरा आयुरारोग्य ऐश्वर्य अपार विचार ज्ञानविचार श्रवणमात्रे देनार श्रीशङ्कर निजाङ्गे सकळ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञान्माजी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यांसही संहारक शिवतारकमन्त्रजो तुष्टिपुष्टिधृतीकारण कल्याण कर्ता मन्त्रराजसम्पूर्ण आघादमहिमानवर्णवे थोर, तैसा मन्त्रात् शिव पञ्चाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्रहाजि जपति शास्त्रान्माजी वेदान्त प्रयाग अद्भुत महाश्मशान तैसाः मन्त्रराजतैसाः शस्त्रान्माजी पाशुपत कैलासनाथ कणकाद्रिजयिसा पर्वतान्त मन्त्रवञ्चाक्षरी देवी हा केवलपरमतत्त्वचिन्मात्र परब्रह्म हे तीर्थव्रताञ्चे संभार ओवाळुनीटाकावे हा मन्त्र आत्मप्राप्तिची खाणि कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी अविद्यकाननताहक ब्रह्माग्नी ज्ञानी हाची जपती स्त्री शुद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहूवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भाण्डता सर्वदा हि जपावा वा शिवमन्त्रध्वनि पञ्चानन कर्णि आकर्णिता दोषवारण उभे चि साण्डिति प्राण न्यास मात्रुका न्यासमातृकाविधि आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावुली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मन्त्रजपकालागुनि शिवमने मी तुमचारुणि परितो गुरुमुखे करुणि घेयीजे आधिविधीने मुख्यवर्ण भक्तिवैराग्यदिव्यज्ञान सर्वज्ञ उदार पूर्ण ह्याचिह्ने करुण मण्डितजो मीतभाषणी तान्त अङ्गि अधम्बित्व अहिंसक अतिविरक्त तोचि करावा वर्णानाम् ब्राह्मणो गुरुः हा वेदवचने निरधारु हा त्यापासोनी मन्त्रोच्चारु करुणी घ्यावा प्रीतिनी जरी आपणासी ठाबुका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निरधार, उगाची जपेतो अभिचार तरी निष्फळ जाणीचे काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे भेदशास्त्रे शोधुन, जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांसी चर्चा पूर्ण तरी गुरु विनतरेना एक म्हणती स्वप्नी अम्हाते, मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परितो गुरुविन तरेना प्रत्यक्ष वुनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण रिघता मौंजी बंधने वीन गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट अपवित्र वारावीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळोनी तो वाचक झाला बहुवस परित्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाबुक जैसे गर्भांधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र जपावास प्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठनी निजध्यास आदरे धरा दिवसे दिवस अनुमोदन देता कथेस सर्व श्रवण मनन निज निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस श्रवणे पावन सर्व होती। तरी मथुरा नाम नगर यादव परम परमपवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अतिउदार सुलक्षणी भार करभार करजोडोनी नीनमिती वारंवार त्यांच्या रत्न किरणे साचार प्रपदे ज्यांची उजळली घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेने सत्ता वसन पसरुनी पालाणिली कुंभिणी हे उभारिले यशोध्वज जेवी शरत काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे जैसे शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धिदासीस स्पर्शन करी कालत्रयी सदबुद्धी धर्म पत्नी सीरत, स्वरूपासी तुळिजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भुभुजावरी जामदग्न समरांगणी जे विब्रळयाग्न ठान नचळे रणी होन कुठार घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलने अति मधुर मेघगर्जे जे विगंभीर प्रजाजनांचे चित्तमयुर, नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधु देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन देवी नचळीची त्याची कांता रूपवती सती काशीराजकुमारी कलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया ते सागरिंची लहरी खञ्जनाक्षी बिम्बाधरी मृदुभाषिणी हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजङ्गवेणी अलङ्काराशोभाजिचितनूनी दशनझलकति जे वीहिरेखाणि बोलति सदनि प्रकाशपडे पडे सकल कलावतीनाम पूर्ण कलावती नाम जे सौन्दर्य चे रत्न जे निधानचातुर्यभूमी चे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालीत धनी पाहता न पुरेची नूतन आणिली पर्णून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावो पाठविले प्रीती करुण परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे वजरुन आगर्शिला नृपमान जमीन या लागी दाशार्ह राजा उठोन आपणची गेला पाशी। म्हणे वल्ली शुभांगी मम तनुवृक्षासि या लिङ्गी उत्तमपुत्रफलप्रसवसि जगी अत्यानन्दे सर्वादेकता तव ते शृङ्गारसरोवरमराळि भोले जुहास्य वदनाविल्लाळि मणे म्या उपासिलाशि सर्वकालव्रतस्त असे जे स्त्रीरोगिष्ट अत्यन्त गर्भिणी किंवा ऋतुस्नात् अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगावि स्त्रीपुरुषे हर्षयुक्त तरुण तरुणरूपवन्त अष्टभोगे करुणीयुक्त चिन्ताग्रस्तनसावि पर्वकालव्रतदिननिरसून उत्तमकाळी षड्रस अन्ये भक्षुण भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काम मदे मत्त प्रचंड रतिभरे पसरोनी दौरदंड आलिंगण देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार्गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत नृपवेगळा होऊनी पुसत कैसा वृत्त दन्तसङ्गः शृङ्गारसदनविलासिनि मम हृदयानन्दवर्धिनि सकलसंशयटाकुनि मुळीहूनि गोष्टसङ्ग मणेः राजचक्रमुकुटावन्तस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसुयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मजधिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहो रात्र परम पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचाररहित अभक्षति तुके भक्षिले मज श्री गुरु दये करुण राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चण घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गदीत जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे तो ज्याचे नि जपे सर्वत्रे महतपापे भस्म होती ती म्हणे हे भुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारितु माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानिया माजी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठतयाची जैसे वसिष्ठ देव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावुनी शिवदीक्षा घेई जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणुनी पुडती लागे पाही, मीती नाही भावार्था ह्यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिराये बुनी पुण्यवृक्षातळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन ह्यावरी दिव्यरत्ने आनून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्र गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दाशार्ह राये समर्पिली धनेसी उदार चरणी लागे नृपबर असो निगुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्यामती मंदा गुरुब्रह्मानन्दान भजे जो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परमचांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेदशास्त्रे आला पढून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्टीवरी चंदन षड्रसी दर्वी व्यर्थ फिरुन जेवी मापे तंदुल मोजून इकडोन तिकडे टाकिती घाणा इक्षु रस गाळी इतर सेविती रसन भाळी की पात्रात शर्करा साठविली परिगोडन कळे तया असो ते अभावीक खळ तैसा नव्हेतो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले कुरुंचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरुन, मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला अज्ञान अज्ञानतमते चक्षणी निरसू नबल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाचिया शरीरा मधुन कोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवा एकांचे पक्ष जळाले चडफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृषाण दगद होय कंटक वन तैसे काक गेले जळोन देखो निरावन बलकरी गुरुसी नमुनी पुसे द्रूप काक कैचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडनी करुण सावध केले मजला गुण चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासूर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना ह्या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्यान सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापाण गुरुतल्पग परदारागमन निंदक ऐसी नाना महत् पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिन्दा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक मिथ्या भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्री लंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरु छळक मातृहतक पितृहत्यारा दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दीनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनी वध कन्या विक्रय गो विक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्रपापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निस्सिम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणीय पार ग्रामासियाला दाशार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्दार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशांत आलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सगळ जन घरो घरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठण प्रीती करोणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांसी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणि त्वचिबोलवितविचारोणि पहावे निरधारे श्रीधर वरद पाण्डुरङ्ग तेने श्रीधरिले शिवलिङ्ग विरङ्ग नभे विरङ्गकालत्रयी शिवलीलामृतग्रन्थ प्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड प्रथमाध्यायगोडः श्रीरस्तु सदाशिवार्पणमस्तु